वेगळा या माझ्या कार्यक्रमातील काही गीत आणि निवडक मराठी गजला मी आता आपणाला ऐकवणार आहे आधी गीत ऐकवतो शीर्षक आहे गीत गंगेच्या तटावर गीत गंगेच्या तटावर ये तुझी घेऊन घागर गीत गंगेच्या तटावर ये तुझी घेऊन घागर का हुंद दाबू न माझा हुंद दाबू न माझा वाट मी पाहिन तोवर गीत गंगेच्या तटावर ये गडे तू पूर्णिमेचे चांदणे वेणीत माळून ये गडे तू पूर्णिमेचे चांदणे वेणीत माळून आर्त अधिर्या आठवांची आरती हृदयात घेऊन हरवलेले क्षण सुगंधित आपुल्या पदरात बांधून सांग कुठल्या स्वप्नदेशी सांग कुठल्या स्वप्न देशी नीज तुझ आली अनावर गीत गंगेच्या तटावर ठेविली आहेस का तू अजून माझी रीत ओंधळ ठेविली आहे सका तू अजून माझी जड भग्न शिल्पा सारखे बैसले आयुष्य निश्चळ मौन स्थायीत माझ्या मौन अस्थायीत माझा अमृता समतू उत्संबळ आंधळ्या माझ्या व्यथेचा तोल तू लाजून सावर गीत गंगेच्या तटावर एक शिणलेला प्रवासी एक शिनलेला प्रवासी मागतो आहे दिलासा एक शिनलेला प्रवासी मागतो आहे दिलासा भिजवतो लाटात इथल्या भिजवतू लाटात इथल्या प्राण माझाही जरासा भिजवतू लाटात इथल्या प्राण माझाही जरासा चार थेंबांनी विझेना सात जन्मांची पिपासा चार थेंबांनी विझेना सात जन्मांची पिपासा कंसाच्या स्वरांनी मिटव दोघांतील अंतर गीत गंगेच्या तटावर मी आता आपणास अजून एक गीत ऐकवणार आहे शीर्षक आहे वय निघून गेले असं समजू नका की हे फक्त म्हाताऱ्यांचंच गीत आहे तरुणांनी सुद्धा विचार करावा हे गीत ऐकून बघा देखावे बघण्याचे वय निघून गेले देखावे बघण्याचे वय निघून गेले रंगावर भुलण्याचे रंगावर भुलण्याचे वयनी घोन गेले देखावे बघण्याचे वयनी घोन गेले गेले ते उडून रंग गेले ते उडून रंग उरले हे फिकट संग गेले ते उडून रंग उरले हे फिकट संग हात पुढे करण्याचे वय निघून गेले देखावे बघण्याचे वय निघून गेले कळते पाहून हेच कळते पाहून हेच हे नुसते चेहरेच हे नुसते चेहरेच हे नुसते चेहरेच चेहऱ्यात जगण्याचे वय निघून गेले देखावे बघण्याचे वय निघून गेले रोज नवे एक नाव रोज नवे एक गाव रोज नवे एक नाव रोज नवे एक गाव नाव गाव पुसण्याचे नाव गाव पुसण्याचे वय निघून गेले देखावे बघण्याचे वय निघून गेले रिमाझी मातारा तंदिन रिमाझी मातो रातंदिन स्मरणांचा अमृत घन पावसात भिजण्याचे पावसात भिजण्याचे वयनी न गेले देखावे बघण्याचे हृदयाचे तारुणपण हृदयाचे तारुण ओ ओसरले नाही पण झंकारत झुरण्याचे झंकारत झुरण्याचे वयनी गुण गेले देखावे बघण्याचे वय निघून गेले एकटाच मज बघून एकटाच मज बघून चांदरात ये अजून एकटाच मज बघून चांदरात ये अजून चांदण्यात फिरण्याचे चांदण्यात फिरण्याचे वय निघून गेले देखावे बघण्याचे शेवटचं कडव बघा आला जरा जवळ अंत आला जरा जवळ अंत वसंत का आला वसंत हाय फुले टिपण्याचे वय निघून गेले देखावे आतापर्यंत तुम्ही गीत ऐकली आता सूरज भटाच्या गजला ऐका ऐकवतो ही गजल शीर्षक आहे रंग माझा वेगळा रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंचात साऱ्या पाय माझा मोकळा रंग माझा वेगळा कोण जाणे कोठुनिया सावल्या आल्या पुढे कोण जाणे कोठुनिया सावल्या आल्या पुढे मी असा की मी असा की लागतिया सावल्यांच्याही झळा रंग माझा वेगळा राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी हे कशाचे दुःख हे कशाचे दुःख जाला लागला माझा लळा हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा रंग माझा वेगळा बघा थोडस स्वतःच्या विषयी आयुष्याविषयी कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो अनकुठे आयुष्य गेले अनकुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा रंग माझा वेगळा सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा दिशा काय सांगत आहेत चालणारा पांगळा चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा रंग माझा वेगळा शेवटचं बघा मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी माझिया न माझा पेटण्याचा सोहळा रंग माझा वेगळा रंगुनी रंगात आता मी आपणास एक कविता ऐकणार आहे ही गझलच्या फॉर्म मधली कविता आहे गझल नाही आहे शीर्षक आहे केव्हा तरी पहाटे केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली मिटले चुकून डोळे मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली केव्हा तरी पहाटे काले मलान केव्हा सुटली मिठी जराशी कळले मलान केव्हा सुटली मिठी जराशी कळले मला नक्केव्हा कळले मला केव्हा निसटून रात्र गेली केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे वय कोवळे उन्हाचे उसवून उसवून श्वास माझा फसवून रात्र गेली केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली उरले उरात काही आवाज चांदण्याचे उरले उरात काही आवाज चांदण्याचे आवाज चांदण्याचे उरले उरात काही आवाज चांदण्याचे आकाश तारकांचे उचलून रात्र गेली केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली <clears throat> बघा स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीत पंक्ती स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीत पंक्ती मग ओळ शेवटाची सुचवून रात्र गेली केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली आता आता आता कुशीत नाही ती चंद्रकोर माझी आता कुशीत नाही ती चंद्रकोर माझी हलकेच कूस माझी बदलून रात्र गेली केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली तर बघा शेवटचं कडवा आवडत अजूनही सुगंध येई खोली तमोगऱ्याचा अजूनही सुगंध येई खोलीत मोगऱ्याचा गजरा गजरा कसा फुलांचा विसरून रात्र गेली केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली एक गझल होते शीर्षक आहे अजून काही हे जे वजन आहे या गजलचं जसं राग अनवट असतात वजन हे अनवट असतात सर्वच वजन सर्वांनाच ठाकत असं नाही बरं असो तर मी <clears throat> ही गजल ऐकवतोय शीर्षक आहे अजून काही तुझ्या नभाला गडे किनारे अजून काही तिथेच जाऊन वेच तारे अजून काही तुझा नभाला गडे किनारे अजून काही तिथेच जाऊन वेच तारे अजून काही तुझा नभाला जरी सुखाचा, निवांत दारास मी नकोसा जरी सुखाच्या निवांत दारास मी नकोसा खुली खुली खुली व्यथांची खुली व्यथांची सताड दारे अजून काही खुली व्यथांची सताड दारे अजून काही तुझ्या नभाला गडे किनारे अजून काही बघा गमत तसान रास्त्यात आज धोका मला परंतु तसा रास्त्यात आज धोका मला परंतु घरात येतात वाट मारे अजून काही घरात येतात वाट मारे अजून काही तिथेच जाऊन वेच तारे अजून काही तुझ्या नभाला गडे मला सांग तूच माझी तुझी वदंता गडे मला तूच सांग माझी तुझी वदंता विचारते गाव हे बिचारे अजून काही विचारते गाव हे बिचारे अजून काही तिथेच जाऊन वेच चारे अजून काही तुझ्या नभाल तुम्ही कुठे आमुच्या दिशा बंदिवान केल्या तुम्ही कुठे आमुच्या दिशा बंदिवान केल्या सणानती बंडखोर वारी अजून काही ती बंडखोर वारे अजून काही तिथेच जाऊन वेच तारे अजून काही तुझ्या नभाला आता बघा यमकाची गमत बघा यमक कोणता आहे तारे बिचारे हे यमक आहे आता बघा याला हिकमत म्हणतात म्हणजे युक्ती असं नव्हे या परिभाषेत असो ते बघा कशा थकून केलो तरी फुलांचा सुरूच आहे का थकून गेलो तरी फुलांचा सुरूच आहे का कोणता हे काय अजून गारे अजून गारे अजून काही तिथेच जाऊन वेच चारे अजून काही तुझ्या नभाला करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची करून काय वढ्यात चर्चा पराभवाची रणात आहेत झुंजणारे अजून काही रणात आहेत झुंजणारे अजून काही तिथेच जाऊन वेच तारे अजून काही तुझ्या शेवटचा शेर असा गजल गझलची हीच गंमत असते शेर आपल्या जागी कविता असते विजून माझी चिता युगे लोटली तरीही विधो न माझी चिता युगे लोटली तरीही विझायचे राहिले निखारे अजून काही विझायचे राहिले निखारे अजून काही तिथेच जाऊन वेचत तारे अजून काही तुझ्या नभाला गडे किनारे अजून काही आता मी एक रुबाई ऐकवणार आहे साधारण समजूत अशी असते चार ओळी झाल्या की रुबाई होते असं नाही आहे रुबाईची वजन असतात त्या वजनात लिहिलं तरच ती रुबाई होते एक रुबाई लिहिली आहे मी ती ऐकवतो आणि तिच्यानंतर एक मग गजल ऐकवतो बघा केव्हाच तुला थांब म्हणालो नाही केव्हाच तुला थांब म्हणालो नाही केव्हाच तुला शोधत आलो नाही केव्हाच तुला शोधत आलो नाही ओठात तुझ्या उत्तर माझे होते ओठात तुझ्या उत्तर माझे होते मी मात्र कधी मी मात्र कधी प्रश्नच झालो नाही मी मात्र कधी प्रश्नच झालो नाही केव्हाच तुला या नंतर गजल आहे शीर्षक आहे कापूर आपल्या पूजेतला कापूर बघा पहिला शेर आहे का मी असा त्या बासरीचा सूर होतो मी असा त्या बासरीचा सूर होतो कसा होतो नेहमी ओठांपुनी मी दूर होतो नेहमी ओठांपुनी मी दूर होतो मी असा त्या बासरीचा सूर होतो प्रीत ही आली फुलांच्या पावलांनी प्रीत ही आली फुलांच्या पावलांनी हाय मी हाय मी चिंध्यात माझ्या चूर होतो हाय मी चिंध्यात माझ्या चूर होतो आयुष्यातल्या चिंताविषयी बोलतोय माझ्या चिंताना कशा चिंताच नव्हती राहिल्या आजन्म चिंता मुक्त चिंता राहिल्या आजन्म चिंता मुक्त चिंता मी घरोब्याचे जुने काहूर होतो मी घरोब्याचे जुने काहूर होतो मी असा त्या बासरीचा सूर होतो तू किती केलास भेटीचा अचंबा तू किती केलास भेटीचा अचंबा भूतकाळाचा भूतकाचा जणू मी धूर होतो भूतकाळाचा जणू मी धूर होतो मी असा त्या बासरीचा सूर होतो मी न साधी चौकशी केली घनांची मीन साधी चौकशी केली घनांची याला कारण असं आयन वैशाखातला मी पूर होतो ऐन वैशाखातला मी पूर होतो मी असा मी असा त्या बासरीचा सूर होतो मी असा त्या बासरीचा कोणत्या स्वप्नास आता दोष देऊ कोणत्या स्वप्नाचा दोष देऊ कोणत्या स्वप्नास आता दोष देऊ कोणत्या स्वप्नास आता दोष देऊ जीवनाला जीवनाला मीच नामंजूर होतो जीवनाला मीच नामंजूर होतो मी असा त्या बासरीचा सूर होतो शेवटचा शेर आहे का ते वते आहेस तू पूजेत कोठे तेवते आहेस तू पूजेत कोठे एकदा मीही तुझा कापूर होतो एकदा मीही तुझा कापूर होतो मी असा त्या बासरीचा सूर होतो यानंतर <clears throat> मी एक मला स्वतःला आवडणारी माझी गजल ऐकतो शीर्षक आहे तोरण तोरण असतं दारावर ते एक तोरण ते शीर्षक इथे दिलं बघा आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले आता जगायाते असे माझे किती क्षण राहिले माझे किती क्षण राहिले माझ्या धुळीचे शेवटी माझ्या धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले येथे किती कण राहिले माझे किती क्षण राहिले बघा हृदयात विझला चंद्रमा नेत्रीन उरल्या तारका हृदयात विझला चंद्रमा नेत्रीन उरल्या तारका नाही म्हणायाला तुझे नाही म्हणायाला तुझे हे आपुले पण राहिले माझे किती क्षण राहिले माझे किती क्षण राहिले अजूनही कुणास्तव तेवतो तो हा मंद प्राणाचा दिवा अजूनही कुणास्तव तेवतो हा मंद प्राणाचा दिवा हा मंद प्राणाचा दिवा अजूनही मला फसवायला कुठले निमंत्रण राहिले माझे किती क्षण राहिले माझे किती क्षण राहिले ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे घाईत जे गेले पुढे आणि मी मी मात्र थांबून पाहतो मी मात्र थांबून पाहतो मागे किती जण राहिले माझे किती क्षण राहिले होता न साधा एवढा जो शब्द मी तुझला दिला कुणाला दिला शब्द हा कवितेला दिलेल्या बद्दल मी बोलतोय कवितेला उद्देशून बोलतोय होतान साधा एवढा जो शब्द मी तुझला दिला एकाच शब्दाला उभे एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले आयुष्य तारण राहिले माधे किती क्षण राहिले माधे किती क्षण राहिले Avaka vizami jhelala Sagari unhe mi soshili Avaka vizami jhelala Sagari unhe mi soshili Sagari unhe mi soshili Re bola आकाशात तुझे आता किती पण राहिले माझे किती क्षण राहिले माझे किती क्षण राहिले ओ साड माझे घरमुळे नाही बघाया सारखे ओसाड माझे घरमुळी नाही बघाया सारखे मग या घरात राहिलंय काय हे आसवांचे तेवढे अद्याप तोरण राहिले हे आसवांचे तेवढे अद्याप चोरण राहिले माझे किती क्षण राहिले शेवटा असा आहे या शिराला शिरात मध्य मध्यशाळा हा शब्द आलेला संकेत म्हणून काव्यक्षेत्रासाठी मी मध्यशाळा हा शब्द इथे आणलेला बघा या मध्यशाळेला आता देन माझा कैफमी देन माधा कैफमी येथे खणाणत हे रिते पेले अकारण राहिले माधे किती क्षण राहील